अंधविश्वासाचा वेदनादायी अध्याय भोळेपणाचं बोजं आणि फसवणुकीचा छुपा चेहरा प्रिय वाचक हो हृदयभरून तुमचे स्वागत आज मी प्रेमाने तुम्हाला एका लहानसाख्या पण खोलवर जाऊन ठसलेल्या गोष्टीकडे आमंत्रित करतो ही गोष्ट विश्वास फसवणूक आणि एका निष्पाप जीवाच्या अंतःकरणातील वेदनेभोवती फिरते जिथे एक शांत झाड एक अंध गिधाड आणि एक चलाख मांजर यांच्यातील नाजूक नातं तुम्हाला थक्क करून टाकेल वाचा आणि मनात विचारांची लहरी उभा करा कोण वाचतो कोण फसवतो आणि शेवटी पात्रांच्या अंतरंगात काय जळजळ होते हे समजण्याची उत्सुकता तुम्हाला चिरून ठेवेल चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया जंगलातील शांत कोपरा घनदाट जंगलाच्या मधोमध एक जुनं झाड होतं त्याच्या फांद्यांवर वर्षानुवर्ष गिधाडं राहत होती पण काळाच्या ओघात ती सगळी उडून गेली आणि त्या झाडाच्या पोकळीत एक अंध म्हातारे गिधाड एकटं राहत होतं त्याचे दिवस आता शिकार करण्यात नव्हते जात डोळ्यांनी काही दिसत नव्हतं पंख कमकुवत झाले होते तो फक्त देवाच्या भरोशावर जगत होता पक्षी अधूनमधून त्याला काही खायला घालायचे तो नेहमीच स्वतःशी म्हणायचा देवाने डोळे घेतले पण मनात अजून प्रकाश आहे मांजराचं आगमन एका दुपारी जेव्हा वारा मंद वाहत होता तेव्हा त्या झाडाखाली एक चलाख मांजर आलं त्याचे डोळे चमकत होते मिशा थरथरत होत्या त्याने झाडाच्या पोकळीतून गंध घेतला आणि मनात म्हटलं इथे एक म्हातारा गिधाड राहतो म्हणे अंध आहे म्हणजे माझ्यासाठी उत्तम जागा मांजर वर चढलं आणि गिधाडाच्या पोकळीत डोकावलं कोण आहे तिकडे गिधाड थरथर त्या आवाजात म्हणालं मांजर गोड आवाजात म्हणालं घाबरू नका महाराज मी तुमच्यासारखाच एक भटक्या जीव आहे तुमचं ज्ञान ऐकायचंय म्हणून आलो आहे गिधाडाला त्या शब्दांत प्रामाणिकपणा जाणवला त्याने मांजराला आत घेऊ दिलं विश्वासाचं बीज काळ गेला मांजर रोज येऊ लागलं ते गिधाडाशी गप्पा मारायचं जंगलातील गोष्टी सांगायचं गिधाडाच्या मनात तो एकमेव सोबती झाला एके दिवशी गिधाड म्हणालं माझ्या आयुष्यात आता कोणी उरलं नाही तू आलास म्हणून माझं एकटेपण दूर झालं मांजर मनात हसत म्हणालं याच्यावर आता हवे तसे राज्य करता येईल धोका आणि फसवणूक मांजर बाहेर जाऊन दररोज लहान पक्ष्यांची पिलं पकडायचं ते झाडाखाली खात बसायचं आणि हाडं गिधाडाच्या पोकळीत फेकायचं गिधाडाला काहीच दिसत नव्हतं म्हणून त्याला काही कळलं नाही काही दिवसांनी पक्ष्यांना त्यांच्या पिल्लांचा मागोवा लागेनासा झाला ते हाडं पाहून संतप्त झाले ही आपल्या पिलांची हाडं आहेत ते ओरडले सर्व पक्षी एकत्र झाले आणि त्या झाडाकडे झेपावले सत्याचा क्षण पक्षांनी त्या म्हाताऱ्या अंध गिधाडावर हल्ला केला ते चोचीने टोचत होते पंखांनी मारत होते गिधाड ओरडत म्हणालं मी निर्दोष आहे मला काही दिसत नाही पण कोण ऐकणार मांजर मात्र थोड्या अंतरावर उभं राहून सगळं बघत होतं त्या गिधाडाचं तडफडणं ओरडणं आणि शेवटी त्याचं शांत होणं मग मांजर हळूच पळून गेलं जसं काही घडलंच नव्हतं शेवटचा विचार त्या झाडाखाली आता शांतता आहे ना गिधाडाचं ओरडणं ना मांजराचा आवाज पण वाऱ्यात अजूनही कुजबूज ऐकू येते अंध असणं पाप नाही पण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवणं मात्र नाशाचं कारण ठरतं कथेमधला संदेश प्रत्येक गोड बोलणारा माणूस आपला मित्र नसतो ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच कधीकधी आपल्याला संपवतात विश्वास ठेवा पण विचारानं ही कथा फक्त एका गिधाडाची नाही तर त्या प्रत्येक व्यक्तीची आहे जी भोळेपणाने विश्वास ठेवते आणि शेवटी दुखावली जाते अंध गिधाडाचा शेवट आपल्याला आठवण करून देतो की शहाणपण म्हणजे फक्त पाहणं नाही तर योग्य माणूस ओळखणं आहे विचारले जाणारे प्रश्न एक या कथेचा मुख्य विषय काय आहे ही कथा विश्वास आणि फसवणूक या विषयावर आधारित आहे एक अंध गिधाड भोळेपणाने एका मांजरावर विश्वास ठेवते पण त्याचाच गैरफायदा घेतला जातो दोन गिधाड अंध असण्याचा अर्थ काय दर्शवतो गिधाडाचं अंधत्व फक्त शारीरिक नाही तर भावनिक अंधत्वाचं प्रतीक आहे ते इतरांच्या बोलण्यावर विचार न करता विश्वास ठेवतं आणि त्यामुळे त्याचं नुकसान होतं तीन मांजराने गिधाडाशी मैत्री का केली मांजराने गिधाडाशी फसवणूक करण्यासाठी मैत्री केली त्याने गोड बोलून विश्वास संपादन केला आणि गिधाडाच्या घराचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला चार या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं ही गोष्ट शिकवते की प्रत्येक गोड बोलणारा माणूस आपला मित्र नसतो विश्वास ठेवा पण विचारपूर्वक शहाणपण म्हणजे योग्य माणूस ओळखणं पाच ही कथा मुलांसाठी योग्य आहे का हो ही कथा मुलांसाठी अतिशय योग्य आहे यातून त्यांना सावधपणा विचारशीलपणा आणि विश्वासाचं मूल्य समजतं ती एक मनोरंजक आणि शिकवण देणारी गोष्ट